ومن يقنت منكن لله ورسوله وتعمل صالحا نؤتها أجرها مرتين نؤتها أجرها مرتين وأعتدنا لها رزقا كريما आणि तुमच्यापैकी जी अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्लेला वसलम यांची आज्ञा पाळेल आणि सत्कर्म करेल तिला आम्ही दुप्पट मोबदला देऊ आणि तिच्यासाठी आम्ही सन्मानाची रोजी उपलब्ध ठेवली आहे يا نساء النبي لستن كأحد من النساء إن اتقيتن فلا تخضعن بالقول فيطمع الذي في قلبه مرض وقلن قولا معروفا नबी सल्लेला वसलमच्या पत्नींनो तुम्ही सामान्य स्त्रियांप्रमाणे नाहीत जर तुम्ही अल्लाचं भय बाळगणारा असाल तर कुंठित आवाजात बोलत जाऊ नका की रोगट हृदयाच्या एखाद्या माणसानं लालसेत पडावं तर स्पष्ट सरळ बोलणं बोला وقرن في بيوتكن ولا تبرجن تبرج الجاهلية الأولى وأقمنا الصلاة وآتينا الزكاة وأطعنا الله ورسوله إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا واذكرن ما يتلى في بيوتكن من آيات الله والحكمة إن الله كان لطيفا خبيرا आपल्या घरात टिकून राहा आणि गत अज्ञानमूलक काळाप्रमाणे शृंगाराचं प्रदर्शन करत फिरू नका नमाज कायम करा जकात द्या अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला वसलम यांचं आज्ञापालन करा अल्लाह तर इच्छितो की तुम्हा पैगंबरांच्या घरवाल्यांपासून घाण दूर करावी आणि तुम्हाला पूर्णपणे पाक करावं आठवण ठेवा अल्लाच्या आयतींची आणि बुद्धिमत्तेच्या त्या गोष्टींची ज्या तुमच्या घरात ऐकवल्या जातात निसंशय अल्लाह सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणारा आहे المسلمين والمسلمات والمؤمنين والمؤمنات والقانتين والقانتات والقانتين والقانتات والصادقين والصادقات والصابرين والصابرات والخاشعين والخاشعين والخاشعات والمتصدقين والمتصدقات والصائمين والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات أعد الله لهم مغفرة وأجرا عظيما खचितच जे पुरुष आणि ज्या स्त्रिया मुस्लिम आहेत इमानधारक आहेत आज्ञाधारक आहेत सत्यनिष्ठ आहेत संयमी आहेत अल्लाच्या समोर झुकणारे आहेत दानधर्म करणारे आहेत रोजे करणारे आहेत आपल्या गुप्तांगांचे रक्षण करणारे आहेत आणि मोठ्या प्रमाणात अल्लाचे स्मरण करणारे आहेत अल्लाने त्यांच्यासाठी क्षमा आणि महान मोबदला तयार ठेवला आहे وما كان لمؤمن ولا مؤمنة إذا قضى الله ورسوله أمرا أن يكون لهم الخيرة إذا قضى الله ورسوله أمرا أن يكون لهم الخيرة من أمرهم ومن يعص الله ورسوله فقد ضل ضلالا مبينا कोणत्याही इमानधारक पुरुषाला आणि कोणत्याही इमानधारक स्त्रीला हा अधिकार नाही की जेव्हा अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला वसलम यांनी एखाद्या बाबतीत निर्णय दिला असेल तर मग आपल्या त्या बाबीत स्वतः निर्णय घेणं त्यांच्या अखत्यारीत असावं आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला वसलम यांची अवैज्ञा करेल तर तो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 मी तिच्यापासून आपली गरज भागून घेतली तेव्हा आम्ही तिच्या घटस्फोटित स्त्रीचा तुमच्याशी विवाह केला की जेणेकरून इमानधारकांवर आपल्या मानलेल्या पुत्रांच्या पत्नींच्या मामल्यात कोणतीही अडचण राहू नये जेव्हा की त्यांनी त्यांच्यापासून आपली गरज भागवलेली असावी आणि अल्लाहचा हुकुम तर अंमलात आलाच पाहिजे होता سنة الله في الذين خلوا من قبل وكان أمر الله قدرا مقدورا पैगंबर सल्लेला वसलम वर कोणत्याही अशा कार्यात कसलाही अडथळा नाही जे अल्लाने त्यांच्यासाठी ठरवलं असावं हाच अल्लाचा शिरस्ता त्या सर्व प्रेषितांच्या बाबतीत राहिला आहे जे पूर्वी होऊन गेले आहेत आणि अल्लाची आज्ञा पूर्णतः एक ठरलेला निर्णय असतो हा अल्लाचा शिरस्ता आहे त्या लोकांकरता जे अल्लाचे संदेश पोहोचवतात आणि त्याचाच भय बाळगतात एक अल्ला व्यतिरिक्त कोणाचं भय बाळगत नसतात आणि हिशेब घेण्यासाठी तर अल्लाच पुरेसा आहे ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما लोक हो मोहम्मद सल्लेला वसलम तुमच्या पुरुषांपैकी कोणाचे पिता नाहीत परंतु ते अल्लाचे प्रेषित आणि प्रेषित उपसंहारक आहेत आणि अल्लाह प्रत्येक वस्तूचं ज्ञान राखणार आहे يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا هو الذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما تحيتهم يوم يلقونه سلام हे इमान आणलेल्या लोकांनो अल्लाचं खूप स्मरण करा आणि सकाळ संध्याकाळ त्याचं पावित्र्य गान करत राहा तोच आहे जो तुम्हावर कृपा करतो आणि त्याचे फरिश्ते तुमच्यासाठी कृपेची प्रार्थना करत असतात जेणेकरून त्याने तुम्हाला अंधकारातून प्रकाशात आणावं तो इमानधारकांवर फार मेहरबान आहे ज्या दिवशी ते त्याला भेटतील त्यांचं स्वागत सलामने होईल आणि त्यांच्यासाठी अल्लानं मोठा सन्माननीय मोबदला तयार ठेवला आहे شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وبشر المؤمنين بأن لهم من الله فضلا كبيرا हे नबी सल्लेला वसलम आम्ही तुम्हाला पाठवला आहे साक्षीदार बनवून खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा बनवून अल्लाच्या अनुज्ञेनं त्याच्याकडे आवाहन करणारा बनवून आणि प्रकाशमान दीप बनवून आनंद वार्ता द्या त्या लोकांना ज्यांनी तुम्हावर इमान आणलं आहे की त्यांच्यासाठी अल्लाकडून महान कृपा प्रसाद आहे ولا تطع الكافرين والمنافقين ودع أذاهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا आणि कदापि दबू नका काफीर आणि दांभिकाशी काही पर्वा करू नका त्यांच्या यातनींची आणि भिस्त ठेवा अल्लाहवर अल्लाच याकरता पुरेसा आहे की माणसाने आपले मामले त्याच्या स्वाधीन करावे يا أيها الذين آمنوا إذا نكحتم المؤمنات ثم طلقتموهن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 وكان الله غفورا رحيما हे नबी सल्लेला वसलम आम्ही तुमच्यासाठी हलाल ठरवल्या आहेत तुमच्या त्या पत्न्या ज्यांचे महेर तुम्ही अदा केले आहेत आणि त्या स्त्रिया ज्या अल्लाच्या प्रदान केलेल्या दासींपैकी तुमच्या मालकीत आल्या आणि त्या तुमच्या चुलत बहिणी आणि आते बहिणी आणि मामे बहिणी आणि मावस बहिणी ज्यांनी तुमच्याबरोबर हिजरत केली आहे आणि ती इमानधारक स्त्री जिने स्वतःला नबी सल्लेला साठी अर्पण केलेलं असावं जर नबी सल्लेला वसलम तिला स्वतःच्या विवाह बंधनात घेऊ इच्छित असावेत ही सवलत केवळ तुमच्यासाठी आहे अन्य इमानधारकांसाठी नाही आम्हाला माहित आहे की आम इमानधारकांवर त्यांच्या पत्नी आणि दासींच्या बाबतीत आम्ही कोणत्या मर्यादा घातलेल्या आहेत तुम्हाला या मर्यादेतून आम्ही यासाठी वगळलं आहे जेणेकरून तुमच्यासाठी कोणतीही अडचण राहू नये आणि अल्लाह क्षमाशील आणि परम कृपाळू आहे ومن ابتغيت ممن عزلت فلا جناح عليك ذلك أدنى أن تقر أعينهن ولا يحزن ولا يحزن ويرضين بما آتيتهن كلهن والله يعلم ما في قلوبكم وكان الله عليما حليما तुम्हाला अधिकार दिला जातो की आपल्या पत्न्यांपैकी हवं तिला आपल्यापासून अलग ठेवा आणि हवं तिला आपल्या जवळ ठेवा आणि हवं तिला अलग ठेवल्यानंतर आपल्या जवळ बोलावून घ्या याबाबतीत तुम्हाला काहीही हरकत नाही अशा प्रकारे हे जादा अपेक्षित आहे की त्यांचे डोळे अधिक सुखावतील आणि त्या दुःखी राहणार नाहीत आणि जे काही तुम्ही त्यांना द्याल त्यावर त्या सर्व संतुष्ट राहतील अल्लाह जाणतो जे काही तुम्हा लोकांच्या हृदयात आहे आणि अल्लाह सर्वज्ञ आणि सहिष्णू आहे لا يحل لك النساء من بعد ولا أن تبدل بهن من أزواج ولو أعجبك ولو أعجبك حسنهن إلا ما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 त्यांचा अल्लाहने जगात आणि परलोकात धिक्कार केला आहे आणि त्यांच्यासाठी नामुष्की आणणारी यातना उपलब्ध केली आहे بغير ما اكتسبوا فقد احتملوا بهتانا وإثما مبينا आणि जे लोक इमानधारक निरपराध पुरुषांना आणि स्त्रियांना इजा पोहोचवतात त्यांनी एका मोठ्या कुभांडाचं आणि उघड गुन्ह्याचं अरिष्ट आपल्या शिरावर घेतलं आहे يا أيها النبي قل لأزواجك وبناتك ونساء المؤمنين يدنين हे नबी सल्लेला वसलम आपल्या पत्न्या आणि मुली आणि इमानधारकांच्या स्त्रियांना सांगा की स्वतःवर आपल्या चादरीचं पदर लोंबीत ठेवत जा ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि सतावल्याही जाऊ नयेत सर्वश्रेष्ठ अल्लाह समाक्षील आणि परम कृपाळू आहे لئن لم ينته المنافقون والذين في قلوبهم مرض والمرجفون في المدينة لنغرينك بهم जर आणि ते लोक ज्यांच्या हृदयात रोग आहे आणि ते जे मदिनेत प्रक्षोभक अफवा पसरवणारे आहेत आपल्या कारवायापासून परावृत्त झाले नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी तुम्हाला उभे करू मग ते या शहरात तुमच्या समवेत मुश्किलीनेच राहू शकतील ملعونين أينما ثقفوا أخذوا وقتلوا تقتيلا سنة الله في الذين خلوا من قبل ولن تجد لسنة الله تبديلا त्यांच्यावर चोहूनकडून धिक्काराचा मारा होईल जेथे कोठे ते सापडतील पकडले जातील आणि भयंकररित्या ठार मारले जातील हा अल्लाचा शिरस्ता आहे जो अशा लोकांच्या बाबतीत पूर्वापार चालत आलेला आहे आणि तुम्हाला अल्लाच्या परिपाठात कोणताही बदल आढळणार नाही يسألك الناس عن الساعة قل إنما علمها عند الله وما يدريك لعل الساعة تكون قريبا إن الله لعن الكافرين وأعد لهم سعيرا خالدين فيها أبدا لا يجدون وليا ولا نصيرا लोक تمهلا بيشارتات كي قيامت घटका केव्हा येईल सांगा त्याचं ज्ञान तर अल्लालाच आहे तुम्हाला काय खबर कदाचित ती जवळ येऊन ठेपली असेल कोणत्याही परिस्थितीत ही बाब निश्चित आहे की अल्लानं सत्याचा इन्कार करणाऱ्यांचा धिक्कार केला आहे आणि त्यांच्यासाठी भडकलेली आग तयार ठेवली आहे ज्यात ते सदैव राहतील कोणताही समर्थक आणि सहाय्यक ते मिळवू शकणार नाही يوم تقلب وجوههم في النار يقولون يا ليتنا يقولون يا ليتنا أطعنا الله وأطعنا الرسولا وقالوا ربنا إنا أطعنا سادتنا وكبراءنا فأضلونا السبيلا ربنا آتهم ضعفين من العذاب والعنهم لعنا كبيرا ज्या दिवशी त्यांचे चेहरे आगीवर उलथे फालते केले जातील त्यावेळी ते म्हणतील की अरे रे जर आम्ही अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला वसलम यांचं आज्ञापालन केलं असतं आणि म्हणतील हे रब आमच्या आम्ही आमच्या सरदारांचं आणि आमच्या ज्येष्ठांचं आज्ञापालन केलं आणि त्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून मार्गभ्रष्ट केलं हे पालन करत्या त्यांना दुप्पट यातना दे आणि यांचा भयंकर धिक्कार कर يا أيها الذين آمنوا لا تكونوا كالذين آذوا موسى فبرأه الله مما قالوا وكان عند الله وجيها हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे त्या लोकांप्रमाणे बनू नका ज्यांनी मुसा अल इस्लामला त्रास दिला होता मग अल्लानं त्यांनी रचलेल्या गोष्टींपासून त्याला मुक्त केलं आणि तो अल्लापाशी प्रतिष्ठित होता يا أيها الذين آمنوا اتقوا الله لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما हे इमान आणणाऱ्यांना अल्लाचं भय बाळगा आणि रास्त गोष्ट करत जा अल्लाह तुमचं आचरण सुधारेल आणि तुमच्या अपराधांना क्षमा करेल ज्यानं अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्लेला वसलम यांच्या आज्ञा पाळल्या त्यानं मोठं यश प्राप्त केलं السماوات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 तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यापासून कणमात्र कोणतीही वस्तू आकाशात लपलेली नाही आणि जमिनीत देखील नाही कणापेक्षा मोठीही नाही आणि त्यापेक्षा लहान देखील नाही सर्व काही एका स्पष्ट दप्तरात नमूद आहे